गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम अधिक मास आणि ह्या मासातील अध्याय पाचवा नृंगराजाची कथा भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी अशा प्रकारे सर्व देव आणि गायी तीर्थे गायीच्या शरीरात असल्यामुळे गाय हा प्राणी अतिपवित्र बांधला पौलव्य ऋषीने शांत होऊन गायीची पूजा केली आणि आपल्या आश्रमात त्याने नंतर अनेक गायी पाळल्या ज्ञानी ऋषींच्या रागापुढे देवांच्याही काही चालत नाही मग मानवांची काय कथा गोदान करण्यात घडलेल्या अपराधामुळे आणि ब्राह्मणांच्या रागामुळे पूर्वी नृग नावाचा एका राजाला शिक्षा भोगावी लागली ती ही कथा आपण पाहूया पूर्वी नृग ना नावाचा राजाने अधिक मासात एक गाय ब्राह्मणाला दान दिली ती गाय त्या ब्राह्मणाच्या घरातून रात्री निष्ठून परत नृग राजाच्या गोशाळेत आली दुसऱ्या दिवशी राजाने योगायोगाने चुकून तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली तो ब्राह्मण त्या गायीला घरी नेत असता वाटेत पहिल्या ब्राह्मणाने ती गाय ओळखली तो म्हणाला काय रे चोरा राजाने मला काल दान दिलेली ही गाय तू चोरून आणलीस काय तो म्हणला छे छे मी तुझी गाय कशाला चोरीन अरे ही गाय मला नृग राजानेच आज दान दिलेली ही गाय माझी तो दुसरा ब्राह्मण खूप रागावला आणि म्हणाला नाही नाही ही गाय माझीच आहे मी ओळखली आहे रात्री ही माझ्या गोठ्यातून पळून गेली तीच तू चालवली आहेस ही माझी गाय आहे सोड तिला अशा रीतीने त्या एका गायीबद्दल दोन ब्राह्मणांमध्ये खूपच जोराचे भांडण चालले वाटेत बघे बघणाऱ्या लोकांची गर्दी जमली आणि ती वर्दी थेट नुरुग राजाला पोचली मग नुरुग राजा स्वतः तेथे आला त्याने त्या दोन्ही ब्राह्मणांना ओळखले आणि ही गायी ओळखली मग नृंग राजाच्या लक्षात आले की आपल्या हातून ही एकच गाय या दोन ब्राह्मणांना दान दिल्याची चूक झालेली आहे आता त्या अपराधाबद्दल करणार तरी काय राजाने आपल्या हातून न कळत घडलेल्या त्या अपराधाबद्दल दोन्ही ब्राह्मणांजवळ क्षमा मागितली पण म्हणजे ते दोघेही नृग राजावर खूप रागावले प्रत्येकजण म्हणाला हीच गाय माझी आहे त्याचे भांडण काही आवरे ना राजा म्हणाला ही गाय आता फक्त एक जणानेच घ्यावी दुसऱ्याला मी दुसऱ्या दोन गायी देतो आणि तिच्या मोबादल्यात भरपूर द्रव्य देतो पण काही केलंय ते दोघे ऐकेनात ते हट्टाला पेटले शेवटी पहिल्या ब्राह्मणाने आडदांडपणाने दुसऱ्या ब्राह्मणाला भर रस्त्यात सर्व समक्ष चांगला चोप दिला तो ती गाय घेऊन घरी गेला दुसऱ्या ब्राह्मणाने विवळत राजाला श्राप दिला आणि तो पुढे कालांतराने तो नृप राजा मरण पावला यमराजाने त्याला सरड्याचे रूप देऊन अरण्यातील एका कोरडे विहीर ढकलून दिले तेथे तो नृग सरडा दुःख भोगीत राहिला श्रीकृष्णांची साम प्रद्युम्न अशी जी मुले होती एके दिवशी खेळत खेळत ते विहिरीजवळ आले विहीर येथील तो भला मोठा सारडा तडफडत असलेला पाहिला त्यांनी त्यांना त्याची दया आली त्यांनी सरड्याला वर काढण्याचे प्रयत्न केले पण त्यांना काही ते जमीन मग स्वतः श्रीकृष्ण तेथे आले आणि श्रीकृष्णाने त्या सरड्याला वर काढले तोच काही नवल झाले त्या सरड्याचे रूपांतर एका दिव्य पुरुषात झाले तो दिव्य पुरुष म्हणाला श्रीकृष्णा तुम्ही आज माझा हा उद्धार केला मी नृग राजा पूर्वजन्मात गोदानात चुकून ब्राह्मणांचा राग मी उडून घेतला त्यामुळे सरडा होऊन मी येथे पडलो होतो आता मी सुखाने स्वर्गात जातो मग विष्णू भगवान म्हणाले लक्ष्मी असे आहे महात्म्य त्या गोदानाचे ब्राह्मण ऋषी देव यांच्या रागाचा परिणाम म्हणून पौलव्याची आणि निरुपराजाची कथा तू ऐकलीस आता पुढे सहाव्या अध्यायात दीपपूजा व दीपदान याची माहिती तसेच आणखी एक कथाही मी तुला सांगणार आहे ती आहे सद्गुरुनाथ महाराज की जय